सहावा खंड अठ्ठावीस दोन ब्याण्णव ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने ते नाम शोषणे ध्यायी स्थिरेन चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदम् बुद्धिप्रकाशकम् पूर्णम् योगिनाम् हृदि संस्थितम् स्वानन्देशम् गणेशानम् महावाक्यस्वरूपिणम् तत्मस्याकृतिधरम् सिद्धिबुद्धियुतम् भजे सिन्दूरोद्धूरिताङ्गम् तिलकविलसितम् चार्वपुराङ्गरागम् गाणे साक्षान्तदन्तम् स्मितमुखकमलम् भव्यम् भव्यजानुबाहुं यतिवरमवदं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं नाणपाचार्यवीणे मङ्गलमूर्तिमूरजा श्रीमद्गिरिजा सुतयोगीन्द्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद्गणेशयोगीन्द्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमदंकुशधारी सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्रीमद हेरम्बराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नग्न भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मुरिया गोसावी महाराज की जय भगवान महर्षि मुद्गल दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगत असताना मुद्गल महापुराणाच्या तंत्राप्रमाणे सहाव्या खंडाचा विचार सांगतात या षष्ठखंडामध्ये भगवान गणेश विकट स्वरूपाने वर्णन केलेलं आहे विकट विनायकाचं हे चरित्र आहे आणि विकट विनायक म्हणजे भगवान सूर्य याकरता हा खंड लिहिलेला आहे जसा पाचवा खंड जगदंबेचा म्हणून सांगितला असा सहावा खंड सूर्याचा आहे हा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीन शक्तींनी आदिशक्ती भुवनेश्वरी जी रामबा दुर्गा तिला प्रश्न केला आहे की जगदंबे हे सगळं विश्व तुझ्यापासून निर्माण होतं तुझ्या सत्तेमुळं टिकतं आणि तुझ्यामध्येच लीन होतं असं देवी भागवत मार्कंडेय पुराण दुर्गा सप्तशतीकार हे सगळं तुझं वर्णन करत असताना तू लंबोदराचा जप करतेस गणेशाचं स्मरण करतेस हा गणेश कोण आहे आम्हाला मोह उत्पन्न करण्याकरता तू हे करतेस की खरोखरच तुला हे असं केलंच पाहिजे असं काही आहे तुझ्याशिवाय आमच्या संशयाचा छेद कोण करणार म्हणून शक्तीच्या ज्या प्रमुख तीन शक्ती त्यांनी तो आदिशक्तीला केलेला प्रश्न आहे आणि त्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीला आदिशक्ती भुवनेश्वरी उत्तर देते आहे असा हा मूळ संवाद आहे हा संवाद महर्षी भ्रशुंडी महाराजांच्या बरोबर पंचेश्वरांचा झाला आहे या खंडाकरता कामासुर नावाच्या एका दैत्याची योजना आहे या कामासुराचा जन्म आधी सांगितला आणि त्याचा ज्या वेळेला अतिहुधाम सुरू झाला त्यावेळेला त्याला नाहीसं करण्याकरता गणेशाराधन केव्हा कुठे कसं करायचं हे पंचेश्वरांना समजावून सांगितलं आहे त्याकरता हा खंड लिहिला आहे याकरता कामासुर नावाचा जो दैत्य या पुराणकारांनी रंगवला आहे याची उत्पत्ती आधी सांगतात केव्हा तरी अति तपस्वी असणारी देवी वृंदा जिचं वर्णन मागच्या खंडामध्ये केलं जी तुलसी नावाने प्रसिद्धीला आली असं सगळं वर्णन पाचव्या खंडामध्ये जिचं करण्यात आलं ती देवी वृंदा ज्या वेळेला आपल्या बरोबर जो क्रीडा करतो तो जालंधर नसून विष्णू आहे अशी कल्पना तिची झाली तेव्हा तिने विष्णूला शाप दिला तू दगड होशील शिळा होशील आणि त्या पतिव्रतेनं स्वतःचा देह जाळून घेतला विष्णू आहेत हे कळल्यानंतर सुद्धा हा व्यभिचार झाला आणि तो व्यभिचार नको अशी म्हणणारी ती कधी काळी विष्णू आपल्याला पती मिळावेत याकरता तप करणारी ती महाबाई परंतु कालांतराने विष्णूच्या जागी त्या महागणपतीचा शाप झाला त्या शापाच्या माध्यमातून जालंधर नावाच्या दैत्याबरोबर विहार झाला आणि त्याची ती पत्नी म्हणून राहिली जालंधराला वरदान असं होतं जेव्हा तुझ्या स्त्रीचं पातिप्रत्य भ्रष्ट होईल त्यावेळेला तू मारले जाशील आणि ती घटना प्रत्यक्ष जगदंबेलाच अनुभवाला मिळाली त्या वराचं काय वैशिष्ट्य आहे हे देवी पार्वतीलाच पाहण्याकरता मिळालं जेव्हा केव्हा नारद महाराज या जालंधराकडे येतात सगळे देव ऋषी नारदाची प्रार्थना करतात की या जालंधराने अति उधम केला आहे कस तरी या दैत्याला संपवायचा कोणता तरी मार्ग सांगा नारद हसले नारद फार अजब बोलणारी एक व्यक्ती आहे नारद पुण्या वेळेला कुठे काय निर्माण करतील याचा काही भरोसा नाही नारदानी देवांना आश्वासन दिलं तो दैत्य संपल्यातच जमा आहे असं समजा निश्चिंत राहा आणि नारदाची स्वारी राजा जालंधराकडे आली नारदावर सगळ्यांचं प्रेम नारद हे व्यासाच्या कल्पनेत एक अति अद्भुत सुंदर असं पात्र आहे असं एकही पुराण व्यासांचं नाही मग ते महापुराण असो उपपुराण असो की ज्यामध्ये नारद नाही अशी कोणती कथा नाही असं कोणतं पुराण नाही इतके नारद लोकप्रिय व्यासाच्या तंत्रामध्ये आहेत देवांचे दैत्यांचे लहान मोठ्यांचे मूर्ख शाण्यांचे स्त्रिया पुरुषांचे सगळ्यांचे नारद मित्रच आहेत अशी व्यक्ती जन्माला येत नसते तर एकच नारद सगळ्यांना ही भूमिका जमत नाही कोणी कुणाचा मित्र असतो पण कुणाचा तरी तो शत्रू असतोच कुणाचा तरी लोभी असतो तर कुणाचा तरी त्याच्यावर राग असतोच पण नारदाचं तसं नाही नारदावर सगळे प्रेमच करतात नारदावर चिडणारा मनुष्य कोणी नाही नारद सहज बोलतात आणि त्या सहज बोलण्याचा परिणाम फार भयंकर करून टाकतात देवर्षी नारदाची स्वारी आल्याबरोबर काहीतरी खूप चांगलं ऐकायला मिळणार आणि जे कधीही कुठे ऐकायला मिळालं नाही ते मिळणार हा विश्वास चालतं बोलत ते त्या काळचं वर्तमानपत्र बातम्यांचा आगार नारद मांडे राजा जालंधरांनी स्वागत केलं आणि सांगितलं केवढं भाग्य आहे की आज आपलं दर्शन झालं आश्चर्य काही आपण पाहिलं काही इतक्यामध्ये सांगितलं राजा ते सांगण्याकरताच मी खरं म्हणजे तुझ्याकडे आलो स्त्रीरत्न नास्तित आहे ग्रहे तुझ्या घरामध्ये स्त्रीरत्न नाही जलंधराला झटका बसला नारद काय बोलतात सगळ्या स्वर्गातल्या अप्सरा यावेळेला माझ्या सेवे करतायत पाताळातल्या अनेक सुंदर नागकुमारी माझ्या सेवेमध्ये आहेत त्रैलोक्य सुंदरी वृंदा माझी बायको आहे आणि नारद म्हणता स्त्री रत्नांना ग्रे म्हणजे काय त्यांनी विचारलं महाराज आज आपण काय सांगण्याच्या उद्देशाने आला ते नाही अरे या काही स्त्रिया आहेत तुला त्या स्त्रियांचं नावाचा तरी अर्थ कळलाय आहे तुझ्याजवळ ज्या आहेत त्या अप्सरा असं तू सांगितलं प्रत्येक स्त्री त्या स्त्रीसारखी असावी अशी कल्पना करत ब्रह्माजी प्रत्येकीला घडवते झाले परंतु तिच्याकडे पाहिल्यानंतर ही काही जमली नाही ही तिच्यासारखी नाही म्हणून अशी वर फेकून दे अप्सरा वर जा असं म्हणून कचरा जसा फेकून देतो माणूस अशा फेकून दिलेल्या कचऱ्यासारख्या या स्त्रिया या स्वर्गाचं भूषण झाल्या यांना काही स्त्रिया म्हणतात स्त्री एकच जगात आणि ती अनुभव अनुभविता तिचा अनुभव फक्त एकट्या शंकराने घेतला तिला म्हणतात स्त्री बाकी कशाची स्त्री आहे बाकी स्त्री जगात कोणी नाहीच स्त्री आहे एक पार्वती नारद तस चौकात बोलून गेले राजा जालंधर बेचाळीस झाला याची उत्पत्तीच मुळी भगवान शंकरापासून झाली होती त्यामुळं शिवतत्व त्या पार्वती तत्वाकडे आपोआपच खेचल्या गेलं ही कल्पना असणारे नारद हा उपद्व्याप करतात आणि त्याला पार्वती सारखी स्त्री विश्वास नाही असं सांगितल्याबरोबर त्याच्या आनंद त्याच्या आश्चर्याला आनंदाला पारभार उरला नाही आणि ही पार्वती एकदा अनुभवली पाहिजेच म्हणून आपल्या मित्रमंडळामध्ये हा विचार ठेवण्यात आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं याच्यापेक्षाही मोठमोठे दैत्य झाले आणि त्यांनी अनेक प्रकारचे उदम केले हा तर काहीच नाही तुझं कर्तव्यच आहे तू राजा आहेस सम्राट आहेस आणि आज सगळ्या विश्वाचा मालक आहेस विश्वामध्ये जी चांगली गोष्ट आहे ती सम्राटाजवळ असावी हा शिरस्ता आहे याकरता ती पार्वती तुझ्यासारख्याच्या जवळ असावी हे योग्यच आहे याच्यात बिघडलं काय आता भगवान शंकर दूर केल्याशिवाय पार्वती मिळत नाही म्हणून कैलासावर हमला झाला यामध्ये शंकर काही आवरत नाहीत युद्धामध्ये आटपत नाहीत आणि भलता संहार चालला आहे पण पार्वतीच्या दर्शनाचा भक्ता नाही म्हणून चिडलेला राजा एकदम शंकरावर जंभास्त्राचा मोहिनास्त्राचा प्रयोग करता झाला भगवान शंकर युद्ध करायचं सोडून देऊन नाच गाणं पाहत आनंदात बसले अनेक अप्सरा प्रगट झाल्या उत्तम नृत्य प्रगट झालं अप्रतिम गायन प्रगट झालं आपण युद्धाला आलो हे शंकर विसरलेच आणि नृत्य गायन पाहत बसले राजा जालंधर शंकराच्या वेशात नटले पुरात गेले देवी पार्वती आपल्या सख्याबरोबर बसलेली पाहिली आश्चर्यचकित झाले नरदनी सांगितलं ते तर काहीच नाही त्यापेक्षाही सुंदर आहे धन्य आहे पण पार्वतीची नजर गेल्याबरोबर ती आश्चर्यचकित झाली सगळ्या तिच्या दासी सख्या सगळ्या एकदम आश्चर्यचकित झाल्या त्या असं कसं झालं नगारे नाही तुतारे नाही काही सूचना नाही काही नाही काही नाही एकदम अंतःपुरापर्यंत आलेच कसे म्हणून सगळी कुदबुत कुदबूत सुरू झाली देवी पार्वती टवकारून पाहू लागली हा नुसत्या तिच्या पाहण्यानेच स्खलित झाला आणि विचार केला छट अशी नाही जमत गुप्त झाला पार्वती अत्यंत संतप्त झाली हे इतकं आमच्या अंतपुरात येऊ लागलीच विष्णूच स्मरण झालं हे देवांचे संरक्षण मंत्री गृहमंत्री सांगितलं का हो तुम्ही कुणाचं संरक्षण करता माझ्या संरक्षणाची जर तुम्हाला दक्षता घेता येत नाही तर सामान्य बाईचं संरक्षण तुम्ही काय करणार हे काय चाललंय आमच्या नागपुरात आम्हाला न विचारता येण्याची हिंमत या दैत्याची झाली कशी हा आला कसा आणि मग तुमची संरक्षण योजना काय करताय विष्णू म्हणतात आई साहेब हे सगळे घोटाळे तुमचे पतिराज करतात आमच्यावर का चिडतात त्याला वरदान असा अजब दिलाय की त्याची बायको जोपर्यंत पतिव्रता आहे तोपर्यंत त्याला जगात कोणी मारू शकत नाही आम्ही काय करणार आता अशा वेळेला देवीने काय हुकुम करायचा विष्णू सारख्याला ती म्हणते असं असेल तर तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करा एक बाई सांगते आणि ती सगळ्या स्त्रियांची शिरोमणी ती सांगते का सांगते काही वेडी पिढी आहे काही लोक फिरलं म्हणून सांगते असं नाही एक स्त्री समजा कदाचित जर जगातली खराब झाली आणि लाखो स्त्रियांचं जर संरक्षण होत असेल तर मग देशाकरता एकाची कुर्बानी काही नाही म्हणून तिच्या पातिव्रत्याशिवाय जर हा मरत नसेल तर तिचा पातिव्रत खलास करा हुकूम सुटल्यावर काय आहे तर आम्ही लिहायला किती वेळ या बाईला एक विचित्र स्वप्न पडलं या स्वप्नामध्ये इतका भयानक काही दृश्य दिसलं तिला किती ती घाबरून गेली आहे सगळं नगर जाणत आहे राजा जालंधर मारला गेला आहे आपण विधवा झालो जालंधर सगळ्या डोक्याचं मुंडन करून अंगाला तेल चोपडून दक्षिणेकडे जाधव आहे त्याच्या मागे काही राक्षस आरडाओरडा करत चालले आहेत असं भयानक स्वप्न पाहून ती बाई घाबरून जागी झाली जागी झाल्याबरोबर बेचैन झाली काही करमत नाही म्हणून दोन मैत्रिणीला बरोबर घेऊन बगीच्यामध्ये गेली या बगीच्यात तिला एक नवीनच दृश्य दिसलं तिथे दोन भयानक अकराळ विकराळ दैत्य दिसले यांना पाहिल्याबरोबर ती अतिशय घाबरली त्यावेळेला तिथे एक साधू डोळे मिटून बसला होता ती नेमकी त्या भीतीच्या तंत्राने घाबरलेली त्या साधूच्या गळ्यात जाऊन पडली साधूने तिला आश्वासन दिलं घाबरू नकोस नुसत्या त्याच्या दृष्टी बरोबरच ते दैत्य कुणीकडे गेले त्याचा पत्ता नाही ही सावध झाली तिने विचार केला केवढी ताकद आहे या माणसात आपणाला आपण दैत्यांची राणी असून आपल्या घरी असे हजारो रोज आपण पाहत असताना आपल्याला भीती वाटावी इतके ते क्रूर दैत्य आले आणि याच्या नुसत्या इशाऱ्याने ते निघून गेले एवढा सामर्थ्य असलं पाहिजे या माणसात मग याला आपण आपलं दुःख का सांगू नये बहुतेक वेळेला स्त्रियामध्ये असणारी जी श्रद्धा ती त्यांना दगा देते आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून धर्माच्या नावाखाली अधर्म शिरतो अधर्म नेहमी धर्माच्या संरक्षणाखाली येतो आणि धर्माच्या पांघरणाखाली आलेला अधर्म प्रत्यक्ष अधर्मापेक्षा जास्त घातक ठरतो देवी वृंदा त्यांना म्हणते माझे पती कैलास पर्वतावर शंकराबरोबर युद्धाला गेले आहेत त्यांची बातमी काय असेल साधून नुसतं आकाशाकडे पाहिलं दोन माकडं वरतून राजा जालंधराचं प्रेत घेऊन खाली उतरले आता काय आकार प्रत्यक्ष नवऱ्याचं ते प्रेत पाहते घाबरून आहे पुनश्च थोडा विचार आला ज्याच्यामध्ये ही ताकद आहे त्याच्यात याला उठवणं कठीण काय म्हणून प्रार्थना केली आपण याला उठवू शकाल जालंधराला तर कोणी उठवू शकत नाही पण याला उठवता येईल विष्णू बोलताना कधीही सरळ बोलत नाहीत लबाड कधीच बोलत नाही देव आहेत ते त्यामुळे ते लबाड बोलत नाहीत पण जे बोलतात ते खरंही बोलत नाहीत जालंधर जो शंकराच्या हाताने मारल्या जाईल त्याला कोणी उठवू शकणार नाही इथपर्यंत अर्ध खरं बोलले याला उठवता येईल म्हणजे हा जो मुर्दा आम्ही तुझ्यासमोर प्रकट केला याला जिवंत करता येईल हे काही कठीण नाही तिला ते कळलंच नाही त्या दुःखाच्या भरात काय चाललंय त्याने सांगितलं आपल्याच नवऱ्याचं प्रेत याला उठवता येईल म्हणल्यावर आपलं काम झालं त्याने सांगितलं कृपा करा आपण याला उठवा भगवान विष्णू त्यात प्रवेश करते झाले आणि ते प्रेत जिवंत झालं ताईच्या आनंदाला परावार नाही लागलीच सगळ्या दैत्यांना बाजूला सारण्यात आलं शांत झाली आहे मैत्रिणी कुणीकडे निघून गेले आहेत त्यांच्याबरोबर विहार चालले आहेत असे किती कित्येक महिने त्या बगीच्यातच गेले राजवाड्यात जायचा पत्ताच नाही तिने तिथेच मुक्काम केला आणि असा काही काळ गेल्यानंतर तिकडे प्रत्यक्ष राजा जालंदात मारल्या गेला आणि ते पराजित सैन्य सगळं वापस आलं ते वापस आल्याबरोबर इकडे चुळबुळ चुळबुळ गावात सुरू झाली मग कोयम क्रीडते ते या अरे वृंदे बरोबर क्रीडा करतो तो कोण आहे जालंधर मारला गेला तर हा आहे कोण मग ही बातमी यांच्या कानापर्यंत गेली आणि हे तिथल्या तिथेच गुप्त झाले त्यानंतर तिला ते सगळं वर्तमान कळलं काय कळलं ती अतिशय संतप्त झाली त्याने जर संतापाच्या भरात विष्णूला शाप दिला की तू दगड होशील शिळा होशील विष्णू म्हणतात केलं ते भरावं तर लागणारच आहे मी विष्णू असलो म्हणजे काय झालं पाप ते पापच पाप काही पुण्य होत असते का यानंतर त्या वृंदेवर इतके आसक्त झाले की पुढे त्या वृंदेनं स्वतःला जाळून घेतलं हाय हाय कर तिच्याकरता बसले आहेत त्या चितेच्या जवळ त्या रक्षेच्या जवळ बसले आहेत डोळ्यातून पाणी पडते आहे त्या पाण्यातून त्या चितेतून एक वृक्ष उत्पन्न झाला त्याचं नाव तुलसी या तुलसीकडे पाहिल्यानंतर यांचा उन्माद शांत झाला इतकी तुळशीमध्ये ताकद आहे माणूस जर स्वतःच बेफाम झाला आणि तो जर स्त्री करता हाय हाय करू लागला आणि त्याला जर थोडा तुळशीचा रस पाजला तर त्याचं डोकं शांत होत आणि तो विचार करू लागतो मी काय पागलासारखा हाय हाय करतोय इतकी तुळशीमध्ये काम दहन करण्याची शक्ती आहे अशी ती दिव्य वनस्पती आहे विष्णू शांत तर झाले पण स्खलित ही झाले आणि या विष्णूच्या स्खलित होण्यामुळं यांचा जो तमोगुण यांचा जो वागण्याचा प्रकार तो जो बिघडला आज्ञेला वेदाच्या सोडून निर्माण झाला तो दैत्य वेशामध्ये प्रगट झाला ही सगळी घटना कामाच्या माध्यमातून झाली मदनाच्या माध्यमातून झाली म्हणून या दैत्याचं नाव कामासुर असं ठेवण्यात आलं हा असुर म्हणून जन्माला आला हे बहुसंख्य दैत्य जितके आठ सांगितले आहेत यातले सहा तर देवपुत्रच आहेत आणि दोन ऋषीपुत्र आहेत म्हणजे यांच्या जन्माचे स्थान अतिशय चांगले आहेत पण ते देव असले तरी तमोगुणी वेशात ज्या वेळेला विचार करतात आचार करतात त्यावेळेला त्यांच्यापासून जे निर्माण होतो ते तमोगुणी निर्माण होतं असुरी निर्माण होत देवांच्या पासून ते जेव्हा सत्वगुणाचा विचार करतील त्यातून जे काही निर्माण होत असेल ते सत्वगुणी ते रजोगुणाचा विचार करतील त्यातून काही निर्माण होईल ते रजोगुणी आणि ते तमोगुणाचा विचार करतील तर देवांच्या पासून जन्म झाला तरी तो असो तो तमो हा स्वतः भगवान विष्णू पासून जन्मला परंतु तमोगुणी जन्मला पुढे गुरु शुक्राचार्यांनी सगळे संस्कार केले शुक्राचार्यांनी याचं नाव कामासूर अशा प्रकारचं ठेव शुक्राचार्यांनीच याला मंत्राचा उपदेश केला फार मोठी दिव्य तपश्चर्या झाली भगवान सहस्र रश्मी सूर्य प्रसन्न झाले अद्भुत अद्भुत वरम मिळाले पंचमहाभूत आणि तीन गुण या आठ पासून हा सगळा संसार निर्माण होतो इथे जितके बसलेले आहेत स्त्री पुरुष लहान मोठे वृद्ध सगळे या आठ आणि युक्त आहेत प्रत्येकामध्ये पृथ्वी आप तेजवायू आकाश सत्व रज आणि तम असे आठच प्रकार आहेत नववा कोणताही प्रकार कुणामध्येही नाही अशी याला अष्टधा प्रकृती म्हणतात सगळ्यांची उत्पत्ती या अष्टधा प्रकृतीतूनच होत असते परंतु त्या अष्टधा प्रकृतीमध्ये सत्व रज तम असा ज्या ज्या वेळेला फरक पडेल त्या त्या वेळेला त्या व्यक्तीमध्ये तसा फरक पडत जातो आणि त्याच्या आजची क्रिया सात्विक राजस तामस अशी घडत जाते परिणामही त्याचे सात्विक राजस तामस असे पुढे दिसतात सूर्य म्हणतात तुझी गती अप्रतिबंध असेल तुला त्रैलोक्यामध्ये कुठेही अटकाव राहणार नाही भूर्भुव हा स्वहा हे तिन्ही लोक तुझ्या स्वाधीन राहतील सूर्याचं चंद्राचं तेज जिथपर्यंत पोहोचतं तिथपर्यंत भू लोक याच्या पुढे भूवर लोक आणि याच्या पुढे स्वर्ग लोक याला स्वर्ग म्हणतात हा ध्रुवापर्यंत पसरलेला असतो इथपर्यंत तुझी गती अप्रतिबंध राहील तू आणि ज्या क्षणी जी इच्छा उत्पन्न होईल त्या क्षणी ती इच्छा परिपूर्ण होईल तुला कोणी मारू शकणार नाही ज्या कोणाला ब्रह्माजींनी निर्माण केलं त्याप्रमाणे कोणाच्याही हाताने तुझा मृत्यू होणार नाही नेहमी आरोग्य राहील आरोग्य भास्कर आद इच्छेत ज्याला कुणाला आरोग्याची इच्छा असेल त्यांनी सूर्याची उपासना करा आरोग्य सूर्याकडून मिळत असत म्हणून सकाळी संध्या करणं म्हणजे सूर्य उपासनाच आणि ही उपासना झाल्याबरोबर त्यांनी दंड बैठका घालाव्यात नमस्कार घालावेत हे जोपर्यंत आमच्या सगळ्यांच्या घरात होतं तोपर्यंत बिमारी फिमारी काही शब्द जगामध्ये नव्हते हे सगळे सुटले आणि हे चौसष्ट वर्षाच्या पुढे मला कळू लागलं की बिमारी असू शकते मी चौसष्ट वर्षाचा होईपर्यंत लोक बिमार पडल्याचा मला संताप येत असे त्यांना औषध देणं तर बाजूलाच पण मला चिड येत असे बिमार पडायला झालं काय त्याच्यात बिमारी असते काय काहीही होत नव्हतं काहीही आणि आता काय होतं ते सांगायला शब्द नाहीत याचा इतका बेगजब फरक पडला हे होत आणि आता हे कानिटकर वगैरे जे आमचे जवळचे मित्र म्हणून डॉक्टर आहेत काने कानिटकर उमरेडकर हे सांगितलं गुरुजी हे काही नाही हे होतच असते असं आता तुम्ही हे सोडून द्या डोक्यात हे हे जन्मभर राहणार असं गृहित धरा एक दुरुस्त झाला औषधांत दुसरं काहीतरी होईल दुसरं झालं तर तिसरं काहीतरी म्हणजे आता हे कायमच आहे म्हणून लोकांना जरी एखाद्या वेळेला नाईला त्यांनी सांगावं लागलं की काहीतरी बिघडतं तरी हे जेव्हा डॉक्टर मला विचारतात काय चाललंय चांगलं उत्तम आहे छान आहे म्हणते कमाल आहे गावात किती आरडाओरडा तुमच्या नावाचा होतो माहित आहे म्हणलं तर काय तुम्हाला बोलून काय करायचं तुम्हीच सांगितलं की हे दुरुस्त होत नाही मग फायदा काय तुम्हाला सांगण्याचा असं काहीतरी चालतं हे का होतं हे कामाच्या माध्यमातून होतं याला याला त्रासदायक काम आहे काम म्हणजे वीर्य नाश हा खरा मृत्यू आहे खरा रोग तो आहे यावत बिंदू स्थिरो देह तावत रोग भयंकुता जोपर्यंत शरीरामध्ये बिंदू स्थिर असतो तोपर्यंत रोग कशाचा त्याला भीती कशाची त्याला बिमारी कशाची काय कशाचं पण जेव्हा काम भ्रष्ट होतो तेव्हा जर सगळं येतो आणि मग ते सगळं आपोआप मागे लागतं किती लागतं इथून तिथे जायला काय होतं ते मोरे आठवतो त्या दारापर्यंत देवळात सुद्धा जावं लागत नाही इथून उठलं तितकं चाललं मग थोडं एकदा रेटारेटी सुरू झाली की मग ते चालू लागतं शरीर पण जमिनीहून भरते उठायच्या वेळा काय होतं ते माझं मला माहिती हे सगळा पाठीचा दांड दुखतो ते मूळ आहे या शरीराचं आणि त्या मूलाधारामध्ये बिमारी निर्माण होते या मूलाधारामध्ये भगवान गणेश राहत असतात इथे बिमारी निर्माण झाली की सगळ्या शरीराला निर्माण होत आहे हे सगळं कळतं काय होत ते हे बाहेरून ऐकायचं काही आता याच्यावरच मी बोलतो ते मला कळत नाही की मला काय व्हायला लागलं ते पण लोक मला अनेक प्रकार सांगतात ऐकावं हो, गपचूप बसावं होत नाही होत नाही म्हणजे ते करायची इच्छा नाही असं नाही ते जमत नाही का जमत नाही ज्या वेळा स्नान संध्या करायची त्यावेळा कशाची बोडक्याचे व्यायाम करतात कशाचं फिरता हे फिरायची वेळ आहे का सकाळ संध्याकाळ फिरायची वेळ आहे का सकाळ संध्याकाळ संध्या करायची वेळ आहे मा गायत्रीच्या जपाची वेळ आहे ही सुंदर वेळ अशी या फिरण्यामध्ये फालतू घालून कसं नाही म्हणजे शरीर चाल कशाला चाललं पाहिजे धर्माचारा करताच ना मग धर्माचार जर होणार नसेल तर शरीर चालून करायचंय का असे सगळे विचार या कामातून निर्माण होत असतात म्हणून कामाला फार मोठी किंमत आहे शरीरात आणि विश्वात सुद्धा भयंकर मोठी किंमत आहे हा भगवान विष्णू पासून निर्माण होतो विश्वाचे चालक ते आहेत त्यांनी हा उपद्व्याप निर्माण केलाय म्हणून हा सगळ्यांच्या मस्तकात धुडगूस घालतो आणि सगळी सृष्टी खराब करून टाकतो याच्यावर नियंत्रण असतं तोपर्यंत आनंदी आनंद असतो म्हणून प्रत्येक माणसाचं सुख हे त्याच त्याच्यात आहे त्याला स्वानंद म्हणतात सुख बाहेरून मिळत नाही सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परो ददाती ती रेषा सुख आणि दुःख दुसऱ्याकडून मिळतो ही कल्पना असणारा माणूस मूर्ख आहे म्हणून समजा सुख आपल्याला आपलं मिळत बायको नसे तोपर्यंत अनेक प्रकारचे नवस सायास निर्णय व्रत उद्यापन वगैरे वगैरे सगळं काही झालं मिळालं सुंदर मिळाली अप्सरा मिळाली अप्सरा आणि याला क्षय झाला हर हर महादेव त्यावेळेला ती साजरी बायको याला वज्रासारखी टोचते की हे नव्हतं तेच बरं आता ही अप्सरा आपली नाही हे कोणाची तरी होणार आणि ते आपल्याला पाहावं लागणार हे दुःख त्या बायको मिळण्यापेक्षा त्याला जास्त होत घरी श्रीमंती आली आणि याच्या शरीरातली ताकद संपली रोल राईसची गाडी आणून पुढे उभी केली आहे पण हा मुर्दा उठेल तर ना जागचा चार माणसानं उचलून याला कोंबून त्या गाडीत बसवलं तर त्या गाडीचं काय वैभव याला कळायचंय म्हणजे गाडीपासून सुख होत नाही बायकोपासून सुख होत नाही अप्रतिम पकवान तयार झाले आहेत एकमेकाला एकमेक आग्रह करतात हा खा चार लागून जास्त घ्या आणि याला डॉक्टरने सांगितलं तुला डायबिटीस आहे गोड खाल्ली की मेलाच म्हणून समज हा हात लावत नाही त्याला आणि याच्या समोर जिलबीचे ताटाच्या ताट कपतात लोक आग्रह करतात घ्या हो चार घ्या दसरा म्हणतो साला चाललंय माझं खातात दुसरे आग्रह करतात तिसरे आणि पाहावं लागतं मला म्हणजे जिलबी हा हे आनंद देत नाही जिलबी लाडूतून आनंद होत नाही आनंद आपल्यातच असतो बायकोतून आनंद होत नाही पोरातून आनंद होत नाही पोरग होत नाही तोपर्यंत अनेक प्रकार केला जातो झालं आणि एकदा अंगावर येऊन मारू लागलं म्हणजे म्हणतात त्याच्यापेक्षा मी वांज होतो तेच बरोबर हे काही नसलेलं ताप झाला असं कुठे काढलं असते का की जे अंगावर येऊन मारतं धिक्कार असो या पोराला मला मी याच्याकरता मेहनत केली का इतकी तो बाप म्हणतो त्या त्यावेळा होतो तेव्हाच मी सुखी होतो म्हणजे सुख आपलं आपल्यातच असतं सुख बाहेरून मिळत नाही हे या कामासुराच्या चरित्रातून पाहण्यासारखं आहे या चरित्राला फारच मोठी किंमत आहे या तंत्राप्रमाणे जेव्हा कामासूर अनेक प्रकारचे वरदान मिळतात तेव्हा बगैर शस्त्रास्त्राचा संपूर्ण विश्वावर विजय मिळतो काही नाही हातात हत्यार हे घेतलेलं नाही नुसतं आला एवढा ऐकलं की इंद्र इंद्रासन सोडून पळतो चंद्र चंद्रासन सोडून पळतो ब्रह्माजी आपलं आसन सोडून पळतात विष्णू आपलं आसन सोडून पळतात आणि हे सगळे निर्वासित भारतात येतात तर मार खाल्ला की भारताशिवाय कोण आहे आधार दैत्यानी मार खाल्ला तर भारतात या देवानी मार खाल्ला तर भारतात या आणि भारतीयांनी मार खाल्ला तर इथंच मराला त्याला कोणीच घ्यायला कोणीच बोलवायला तयार नाही त्याला कुठेच जायला जागा नाही काय नाही काय नाही अशी आपली परंपरागत पुराणापासून आज तागायक दुर्दशा आहे त्याच्यात काही फरक पडलेला नाही हे सगळे देव इथे आले इथे आल्यानंतर कामासुर विनाश कसा करावा याचा विचार सुरू झाला इथलं पाणीच तसं विचित्र आहे या गंगा यमुना गोदावरी नर्मदा या नद्यांचं पाणी पिलं की स्वातंत्र्याची स्फूर्ती मस्तकात उत्पन्न झालीच पाहिजे अशी जर झाली नाही तर हे पाणी दरिद्री आहे असं समजा आणि हे पाणी पिऊन गंगेच्या किनारी राहू नये जर म्हणत असतील इंग्रजांचं राज्य किती चांगलं होतं समजावून नादा हा मनुष्य नाहीच मनुष्य वेशात आलेला कोणीतरी क्षुल्लक प्राणी आहे हा माणूस नाही ज्याला स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्याला मनुष्य म्हणून नाही इतकी स्वातंत्र्याची महती असते आणि ती महती या गंगा यमुनेच्या पाण्याने कळते एरवी कळत नाही दुसऱ्याला त्याचं महत्व वाटत नाही भारताला गुलाम होणं परवडत नाही म्हणून भारतावर आक्रमण जितके झाले इतके जगात कोणी ऐकले सुद्धा नाही इतके भारताने पचवले आणि सगळे आक्रमण पचवून पुन्हा रात्री पोथे ऐकायला भारत मोकळा असं कुठल्याही देशात हे दृश्य पाहायला मिळत नाही सगळीकडे बेचैनी होऊन जाते परंतु एक भारत त्याचा हे पिंडच विचित्र आहे त्याला तत्वज्ञान ऐकण्याचा मनापूर्वक अभ्यास आहे आणि खुशी आहे त्यामुळं त्या तत्वाला अनुसरून ज्या वेळेला विषय निघतो त्यावेळेला थोडा वेळ का असेना हे महागाई हे नाना प्रकारचे उदाम त्याच्या डोक्यातून निघून जात आणि तो बेचैन असलेला थोड्या वेळ का असेना थोडा स्वस्त बसतो मी कोण अशी दुर्दशा का आली काय केलं म्हणजे दुरुस्त होईल इत्यादी विचार त्याच्या डोक्यात येतात अशी घटना या कामचरित्रातून निर्माण होते इथे ज्या वेळेला त्याच्याकरता बैठकी झाल्या त्यावेळेला महर्षी भगवान मुद्गल त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं आमचे शिष्य ब्रिटुंडी यांच्याकडे तुम्ही जा म्हणजे ते तुम्हाला उपदेश करतील हे सगळे पंचेश्वर आपल्या गुरुनी ज्या शिष्याकडे बोट दाखवलंय त्यांना गुरु करा म्हणून म्हणतात म्हणजे आपल्या गुरूंचे हे गुरु आहेत परमगुरु आहेत त्यांची आज्ञा मानली पाहिजे म्हणून हे सगळे देव भगवान प्रचंडी महाराजांच्या आश्रमात आले आणि सांगितलं महाराज कामासुराचा भयंकर उदाम झाला आहे महर्षी मुद्गलांनी आपल्याकडे अंगुली निर्देश केला आहे म्हणून आपल्या पायाजवळ आम्ही आलो आम्हाला काहीतरी मार्ग सांगा महर्षी म्हणतात प्रत्येक कल्पाला ही घटना घडत असते आपल्या इथे कोणताच प्रकार एकदम कधीच उत्पन्न होत नाही <clears throat> जितके काही चांगले वांगले प्रकार सगळे जगात चालले आहेत हे सगळे केव्हा तरी ब्रह्माजींनी निर्माण केलेले असतात ते कायमचेच असतात आणि ते विश्वाच्या अंतापर्यंत टिकत असतात कधी कुणाचा जास्ती प्रादुर्भाव होतो कधी कुणाचा विनाश झालेला दिसतो पण ती प्रवृत्ती कायम कधीच दबत नाही आणि कायम कोणताही विकास झालेला वाटला तरी तीही प्रवृत्ती कायम कधीच राहत नाही त्यातही काहीतरी फरक पडतो असं सतत चालत असत महर्षी भ्रशुंडी म्हणतात पूर्वकल्पामध्ये हेच घडलं जेव्हा केव्हा एका ओंकारातून तुम्ही पाच अलग अलग झाला तेव्हा सगळेच जण कालांतराने केव्हा तरी कुठेतरी एका जागी आले ते कुठेतरी जे एका जागी आले ते यद्रिच्छेनी ती भूमी ही तुमची हे मोरगाव मोरगाव या शब्दाचा अर्थ मोरेश्वर क्षेत्र कशाला म्हणतात मयुरा म्हणजे माया या मायेवर ज्याचं नियंत्रण चालतं त्याला मयुरे असं म्हणत असतात माया चित्र विचित्र रंगाची असते म्हणून या क्षेत्राला मयूर क्षेत्र म्हणजे चित्र विचित्र रंगाचं मायेचा रंग चित्र विचित्र आहे मायेच वागण चित्र विचित्र आहे अशा तंत्रामध्ये उत्पन्न झालेलं क्षेत्र म्हणून याला मयूर क्षेत्र असं म्हणतात हा भू स्वानंद आहे हा पृथ्वीवरचा स्वानंद आहे तीन स्वानंद आहेत पाताळामध्ये शेषाच्या घरी पाताळ स्वातंत्र्य म्हणून एक स्वानंद म्हणून आहे शंभर योजना लांब रुंद आहे आणि पाताळामध्ये त्याचं अति मोठं महत्व आहे भगवान शेष त्यांचे प्रमुख पुजारी आहेत आणि परमात्मा त्या ठिकाणी गणेश पूज्य आहेत माया मायाकरासूर नावाच्या दैत्याला मारण्याकरता हा अवतार झाला आणि त्या शेषावर बसलेल्या ध्यानाचा जे इथे तुमच्या देवळात विघ्नराज नावाचा गणेश आहे हे त्या पाताळातल्या स्वानंदातल्या गणेशाचं आहे त्या ठिकाणी भगवान शेषावर बसलेले असतात अतिशय अप्रतिम असतात आणि पाताळचे सगळे लोक त्यांची उपासना तिथे करतात पृथ्वीवरचे सगळे लोक या मोरगावला भूस्वानंद मानतात याच्या इतकं गणेशाचं मोठं क्षेत्र जगात पुन्हा दुसरं कुठेही नाही कुठेही नाही आमच्या बाजूला तीन गणेश क्षेत्र आहेत विदर्भ सुरू होतो तो गणेशाच्या क्षेत्रापासून विदर्भाच्या मध्यात गणेश क्षेत्र आणि विदर्भ संपतो तोही गणेश क्षेत्राने तिकडून आलं तरी विदर्भ त्या क्षेत्राने सुरू होतो मध्याला मध्य राहतच असतं कोणी इकडून आला तरी आणि आखरी जी पहिली सुरुवात होत आहे ती आखरी म्हणून येते आहे त्या बाजूने येणारे जितके उत्तरेकडचे लोक आहेत ते आदाशाला पहिलं मानतील कळमला दुसरं मानतील आणि पद्मालयाला तिसरं मानतील इकडून महाराष्ट्रातून तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातून जे जातील त्यांना आदाचा एक पद्मालय पहिलं लागेल कळम मध्ये असल्यामुळं ते मध्ये लागेलच आणि आदोष त्यांना आखरीचं लागेल हे तिन्ही महाक्षेत्र आहेत एकवीस महाक्षेत्रातले क्षेत्र आहेत हे आमच्या विदर्भातच आहेत तिथेच राहणार मी परंतु हे पुराण मोरगावला जे प्राधान्य देतं ते इतर कुठल्याही गणेश क्षेत्राला देत नाही याच्या कला तिथे जाऊन बसल्या असं वर्णन आहे हा कुणाची कला म्हणून इथे येऊन बसला असं वर्णन नाही त्यामुळं साडेसातशे किलोमीटर अंतर तोडून इथे येऊन बोडखं घासावं लागतं कारण या पुराणकारांनी हे सगळ्यात मोठं म्हणून सांगितलं त्याला करणार काय या पुराणावर आमचा विश्वास आहे प्रेम आहे म्हणून त्या पुराणामध्ये ज्याचं वर्णन केलं ते वर्णन भ्रशुंडी महाराज या पंचेश्वरांना समजावून सांगतात याकरता ही तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली याची प्रस्तावना सांगितली आतापर्यंतची <clears throat> कामासुराला नाहीस करणारा हे क्षेत्र आहे आता इथे जर काम वाढला काम म्हणजे एकटा स्त्री विषयक भाव इतका मामूली अर्थ नाही कोण्याही गोष्टीची अभिलाषा म्हणजे कामच मग कुणाला मुलाची असेल कुणाला पैसा मिळवायची असेल कुणाला नोकरीची असेल कुणाला मोठेपणाची असेल कुणाला निवडणुकीत निवडून यायचं असेल कुणाला निवडून आलेलं पडायचं असेल काही इच्छा असो ज्या कोणत्या इच्छा असतील त्याला कामच म्हणायचे काम म्हणजे इच्छा आणि ती इच्छा परिपूर्ण होण्याकरता जे काही उपद्रव करावे लागतात ते जिच्या कृपेने साध्य होतात ती जी सिद्धी ती कोण्यातरी एका मामुली कलेनं कुठेतरी उदम करत असते तशा चौसष्ट कोटी सिद्धी जिच्या जवळ हात जोडून आहो रात्र उभ्या राहतात ती याच्या जवळ हात जोडून आहो रात्र उभी राहते एवढा तुमचा भगवान मोठा आहे या सिद्धी करता जगात सगळी खटपट चालली आहे आणि त्या सगळ्या मामुली मामुली सिद्धी नऊ कोटी आहेत आणि त्या नऊ कोटी सिद्धी हात जोडून जिच्या समोर उभ्या राहतात ती जी महासिद्धी ती या प्रभूच्या समोर हात जोडून उभी असते इतका प्रचंड अधिकार त्याचा आहे आता याच्याहून तुम्हाला बसल्या बसल्या गणित करायचं असेल तर त्याचा अधिकार किती तुमच्या काही डोकं चाललंच पाहिजे चालू ठेवा या देवाचा अधिकार केवढा असेल एवढा आहे आता हा अधिकार मोजायचा कशाने बुद्धीने जसे या सिद्धीचे प्रकार नऊ कोटी आहेत असे या बुद्धीचे प्रकार नऊ कोटी आहेत जे जगात कुणाला आपण खूप खूप शहाणा असं वाटतं क्षण म्हणजे त्या बुद्धीच्या नऊ कोटी कलेपैकी कोणती तरी एक कला अल्पस्वल्प नगण्य याला मिळालेली त्याच्यात हा स्वतःला विवेकानंद समजतो तर त्याला कोण काय करणार कुड्या थराला जाऊन पोहोचेल याचा नियम नाही हा म्हणतो मला जितकं कळलं तितकं ज्ञानेश्वरालाही कळलं नव्हता कारण मी ज्ञानेश्वरी सांगतो अरे ज्ञानेश्वरांनी लिहिली त्यांना अहंकार वाटला नाही तू ते लिहिलेलं तू वाचून त्यांच्यातूनच सांगतो आणि तुला त्याच्यापेक्षा मोठं झालं वाटते पण हा बुद्धीचा प्रकार आहे अशा नऊ कोटी बुद्धी जिच्या समोर हात जोडून उभ्या राहतात ती भगवती महाबुद्धी इथे हात जोडून या प्रभूच्या जवळ उभी राहते हा यांचा अधिकार आहे असे दोन एकदा डोक्यामध्ये आणा म्हणजे मग आपण कुठे आहोत आणि आपणाला काय मिळालं याची तुम्हाला कल्पना येईल आपण इतके दूर आहो या बुद्धीपासून की काही पत्ता नाही या दोघींना जर आपण जवळ केलं नाही तर तो तर काय तो तर लाखो मैल दूर आहे तो आपल्या जवळ नाही फक्त देऊळ आणि देवळातली मूर्तीच आपल्या जवळ आहे बाकी आपल्याजवळ काय नाही लोकांच्या शंका आहे की आम्ही इथंच असताना आणि एवढं याचं वर्णन करताना हा आम्हाला का भेटत नाही ऐकत जा ऐकत जा म्हणजे तुमचं तुम्हाला उत्तर आपोआप मिळेल इथे आहे ती त्याची मूर्ती तुम्ही पाहता तो पाहत नाही ज्या दिवशी तुम्ही तो पाहाल त्या दिवशी तो काही दूर आहे आणि मग तुम्हाला भेटायचं काय शिल्लक आहे किन दुर्लभ आहे विघ्नहार प्रसन्न विघ्नहार प्रसन्न झाल्यावर दुर्लभ काय आहे पण प्रसन्न झाल्यावर प्रसन्न झाला तर इथे प्रसन्नतेचीच पंचायत आहे बाकी सगळं काय आहे पण विघ्नहार ज्यानी प्रसन्न होतो तो आचार विचार नाही आणि त्याच्यामुळं हा सगळा त्रास आहे महाराज भ्रशुंडी सांगतात जेव्हा केव्हा ओंकारातून तुम्ही विभक्त होता आणि कधीतरी तुम्हाला कळतं की आपण एक नाही पुष्कळ आहोत त्यावेळेला तुम्ही एकमेकांना विचारता आम्ही कोण आहोत तुमच्या सगळ्यामध्ये जर कोणी जास्त शहाणा असेल तर ते हे आहेत पशुपतीनाथ भगवान शंकर हे आदि गुरु आहेत हे स्वतः सिद्ध मोठे आहेत या शंकरांनी त्यांना सांगितलं आपण ज्या अर्थी एकमेकाला इतके जण भेटलो त्या अर्थी आपणाला उत्पन्न करणारा कोणीतरी असला पाहिजे म्हणून यस्मै कस्मय नमो नमा म्हणा जो कोणी आम्हाला उत्पन्न करणारा असेल त्याला नमस्कार असो हा चारो वर्ष हे अनुष्ठान चालू आणि तो परमात्मा प्रसन्न झाला सर्वप्रथम परमात्मा शंकराच्या हृदयात त्याचा प्रादुर्भाव झाला सगळ्यात पहिला तो शंकराला दिसला शंकरांनी त्याचा शोध लावला म्हणून वेदानी त्याला शिवसूत ठरवलं आजच्याही सगळ्या शोधाचं हेच आहे आजचा जो चंद्र आर्मस्ट्रांगनी शोधला त्याच्या त्या चंद्रावर पुष्कळ ठिकाणी आर्मस्ट्रांगचे निर्णय नावं दिलेले आहेत आणि त्या आर्मस्ट्रांग आर्मस्ट्रांगच्या आधी नव्हता का चंद्र आर्मस्ट्रांगच्या लाखो पूर्वी चंद्र होताच परंतु पहिला मानव आपल्यातला तो गेला आणि त्याचा आत्ता गेला आहे त्याच्यामुळं नाही दी काही म्हणायची सोय कुणाजवळ नाही सध्या आता पोत्या सांगणं सोपं झालंय पंचवीस वर्षापूर्वी इतक्या सोप्या नव्हत्या आता त्या मानानं पुष्कळ सोप्या आहे तरी परंतु पोथीत जे आहे ते आज नाहीच हे पुन्हा जास्त जोरात सांगता येतं हे आजच्या विज्ञानाच्या कृपेनं सांगता येतं इतकी आजच्या विज्ञानाने अनुकूलता माणसाला मिळालेली आहे या शंकराच्या हृदयात तो प्रगट झाल्यामुळं शंकराने या गणेश तत्वाचा शोध लावला म्हणून शंकराकडे त्याचं जनकत्व त्याचं मोठेपण त्या विद्येच्या प्रचाराचं पहिलं साधन म्हणून शंकर ठरले याकरता त्याला शिवसुत असं उपनिषदानी वेदानी अथर्व शीर्षाधिकांनी म्हटलं लोकांनी लागलीच त्याचा अर्थ शंकराचा पोरगा केला संस्कृत मध्ये जशाला तसे शब्दाचे अर्थ नसतात काही भावार्थ असतात काही वाच्यार्थ असतात काही गौणार्थ असतात काही गुढार्थ असतात काही तत्वार्थ असतात कोण्या वेळा कोणता अर्थ घ्यायचा याच्यावर अवलंबित असतो तो अर्थ करणं इथे एकदा शब्दशः अर्थ घेतला की तसं नाही जमत पण माणसाची प्रवृत्ती ती असते आणि माणूस तितक्यातल्या तितक्यातच आपला स्वतःला शाळा समजतो अथर्व नसतं सांगितलं शिवसुताय वर्धमूर्त उरता येईल नाही कोण म्हणत तो वेदच आहे त्याला नाही कोण म्हणणार पण इथे शिवसुत म्हणजे शंकराचा पोरगा असा अर्थ नाही मग या सुत या शब्दाचा आत्मा वै पुत्र नामासी आपलाच आत्मा पुत्र रूपानी प्रगट होतो म्हणून श्राद्ध करताना वीरम्मे दत्त दत्तपितरो वीरम्मे दत्त पितरो वीरम्मे दत्त पितरो अशी प्रार्थना असते आम्हाला पुत्र हो. इथं वीर या शब्दाचा अर्थ नुसता बहादूर इतका मर्यादित नाही धर्मशास्त्राचा आचार करणारा धर्मशास्त्राचा सार गाभा असणारा मुलगा आमच्या पोटी जन्माला येव अशी पितरांना प्रार्थना करायची असते आणि ती प्रार्थना ज्या क्रियेने होते या क्रियेला श्राद्ध असं म्हणत असतात जी क्रिया श्रद्धेने केल्या जाते तिला श्राद्ध असं म्हणत असतात करून टाकायचंय म्हणजे श्राद्ध रद्द करून टाकत असते पण मराठी भाषेचे शब्द असे अजब आहे ते काही विचार सहज सहज बोलताना बोलतात कोणते पोरग रात्री भित्री उठलं म्हणजे ए लग्नी करून घे लग्नी करून काय घ्यायचं असत लग्नी घेण्याची वस्तू आहे आणि सहज सांगतात पूजा करून टाक पूजा करून टाक पूजा करून घ्यायचं असते ते जे घ्यायचं असते ते टाक आणि जे टाकायचं असतं ते घ्याय मजा रंगी को नारंगी काय काय तर कबीर या अनेक रंगाने नटलेलं साजरं पद त्याला लोक नारंगी म्हणतात की ज्याला रंग नाही कबीर म्हणतात काय मूर्खांचा बाजार चलती को गाडी काय चांगली चालली आहे तिला म्हणतात गाडी गाडी म्हणजे पक्की स्थिर रोवलेली पण ही चालली भर धाव आणि तिथं नाव गाडी चरखी को गाडी कहे रंगी को नारंगी कहे चांगल्या सगळ्या रंगाने नटलेलं फळ त्याला म्हणायचं नारंगी सुनत कबीरा रोया कबीर म्हणतात काय जग आहे एक एक ऐकावं त्या त्यावेळेला आश्चर्य वाटतं अशी ही रंग चित्र विचित्र माया कोणते शब्द पुढे आणील आणि त्याचे अर्थ काय करून टाकील याचा काही नियम नाही अथर्व शीर्षामध्ये ज्याला सुत म्हटलाय तो आपला आत्मा आत्मज्ञान शंकराला सगळ्यात पहिलं झालं इतकंच त्या अथर्व शीर्षाला सांगायचं बाकी काही सांगायचं नाही जर शंकराचा मुलगा असता तर शंकराच्या लग्नात त्याची पहिली पूजा झाली आणि त्याची पूजा करून शंकर करता स्वतःच्या बाहेर पडले असं पहिलं शिवपुराण आणि दुसरं तुलसी रामायण हे दोन ग्रंथ वर्णन करतात बापाच्या लग्नात पोराची पूजा होत असते का पोरगा असतो का बापाच्या लग्नात मग इथं पोराची पूजा म्हणजे आपल्यासारख्या पोराची पूजा नाही त्याचा अर्थ इथे शंकराला आत्मज्ञान झालं असा त्याचा अर्थ आहे म्हणून तो शोध शंकराच्या नावाने लागला आणि त्या शंकराच्या हृदयात नरक कुंजर वेश अभ्रत असं एक ध्यान की ज्याचं मस्तक ओंकारमय आहे आणि ज्याचं शरीर मानवी आहे म्हणजे शरीराला विनाश आहे आणि मस्तक अविनाशी आहे जे निर्